रामकृष्ण गोविंद चतुश्लोकी भागवताच्या शेवटच्या श्लोकात चार श्लोकापैकी असं म्हटलेलं आहे एतावदेव जिज्ञास्यम जिज्ञासुनात्मन अन्वय व्यतिरेकाभ्या यत सर्वत्र सर्वदा मागच्या प्रवचनात आपण बघितलं अन्वय आणि व्यतिरेक याला मी शब्द दोन वेगळे वापरतो प्रत्यक्ष आणि अनुमान याच्या सहाय्याने माणसाने जीवनात जर काही अंतिम उद्देश साधायचा असेल तर तो म्हणजे सर्वत्र सर्वदा सर्व रूपात परमात्मतत्व किंवा सत्य तत्व परिपूर्णतेने भरून आहे काय बघायचं सर्वत्र सर्व काळी आणि सर्व रूपात परमात्म तत्वच परिपूर्णतेने भरून आहे हे बघायचं जाणायचं अनुभवायचं हे माझं आपल्या प्रत्येकाचं अंतिम ध्येय या मनुष्य जीवनाच हे आपण मागच्या प्रवचनात बघितलं आता प्रत्यक्ष चतुश्लोकी भागवताकडं वळणार आहोत पण असं ते नुसते चार श्लोक बघून होत नाही त्याला खूप पूर्वपीठिका आहे आणि ते आपण बघू भगवंतानी सृष्टी आणि नीट लक्ष द्या हा नीट लक्ष द्या असं म्हणतो याचा राग मानू नका खूप खूप अवघड आहे हो हे खूप अवघड आहे भगवंताने सृष्टी निर्मितीसाठी ब्रह्मदेवाची निर्मिती केली आता असं मी ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला सृष्टी निर्मितीसाठी ब्रह्मदेवाची निर्मिती केली या दोन्ही शब्दाचे अर्थ एकच आहेत सृष्टी म्हणजेच ब्रह्म पण हा घोळ आहे हा मला समजायसाठी त्यांना वेगवेगळ्या अर्थाने शब्दांचा वापर मागचा पुढचा संदर्भ बघून करावा लागतो जसं की ब्रह्म हे तीन रूपात आहे तो ब्रह्म ती ब्रह्म आणि ते ब्रह्म तो ती ते ज्या वेळेला मी तो ब्रह्म म्हणतो त्यावेळेला तो ब्रह्मदेव ज्या वेळेला ती ब्रह्म म्हटलं जात ती ब्रह्म म्हणजे सृष्टी किंवा प्रकृती आणि ते ब्रह्म असं म्हटलं जातं त्यावेळेला त्या ब्रह्माचा अर्थ ज्ञान असा होतो ज्ञान आता सृष्टीच्या उत्पत्तीच्या साठी ब्रह्मदेवाची निर्मिती झाली ब्रह्मदेवानी चारी बाजूला बघितलं त्यामुळं ब्रह्मदेवाला चारी बाजूला चार तोंड निर्माण झाली त्याला दाढी आहे अशा प्रकारचं आपण जे चित्र ब्रह्मदेवाचं बघतो ते रूपकात्मक आहे अशा प्रकारचा तो ब्रह्मदेव निर्माण झाला नाही म्हणजे इथं अभिप्रेत ब्रह्म म्हणताना ब्रह्मदेव असं त्याचं जरी वर्णन असलं तरी तो ब्रह्मदेव अभिप्रेत नाही ती ब्रह्म सृष्टी हा शब्द अभिप्रेत आहे किंवा ते ब्रह्म म्हणजे ज्ञान या अर्थानं त्याचं आयोजन नियोजन केलं आहे ब्रह्मदेवाची निर्मिती झाली त्यावेळेला शुक म्हणजे निर्मितीबद्दल नव्हे पण त्याबद्दल शुकाचार्य शुकाचार्य शुकदेव शुकदेव नव्हे त्यावेळेला हा श्री शुकदेव म्हणतात की ब्रह्मदेवाच्या निष्कपट तपस्येने प्रसन्न होऊन भगवंताने त्याला आपल्या रूपाचे दर्शन करविले आणि आत्मतत्वाचे ज्ञान होण्यासाठी ज्या परम सत्य वस्तूचा उपदेश केला तो आता मी तुला सांगतो ब्रह्मदेवाची म्हणजे तो ब्रह्म म्हणा उत्पत्ती झाल्यानंतर त्याला काय उत्पत्ती कशी करायची माझं नियोजन कशासाठी आहे <clears throat> माझं कर्तव्य काय मी कोण आहे हे आजूबाजूला मला आहे दिसत ते काय आहे काहीही समजेना काहीही समजेना पण त्याला त्याला आपल्या व्यंजनातील सोळावे आणि एकविसावे व्यंजन अनुक्रमे त आणि प हे दोन शब्द दोन वेळेला ऐकायला आले त प त प आणि याच्यावरून ब्रह्मदेवाला असा बोध झाला की तू तप कर या म्हणण्यानुसार ब्रह्मदेवानी शंभर दिव्य वर्ष दिव्य वर्ष शंभर तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केली मला जे भगवंताने कर्तव्य नेमून दिलेलं आहे उत्पत्ती कर्त्यानी जे काही मला सांगितलेलं आहे ते करण्यासाठी माझी उत्पत्ती झाली आहे हे जाणून ते त्या तपाच्या सामर्थ्याने वैकुंठाला गेले असं या अध्यायात म्हटलेलं आहे आणि तिथे त्यांना भगवंत वैकुंठ म्हणजे या सृष्टीच्या पलीकडे या सृष्टीच्या पलीकडे तिथं काळाचं काही चालत नाही दिशा नाहीत वेळ नाही सत्व तमो गुण नाही काहीही नाही अशा ठिकाणी वैकुंठात ब्रह्मदेव गेले आणि तिथ भगवन त्यांचं दर्शन झालं आणि त्यावेळेला भगवान ब्रह्मदेवाला म्हणजे आपण तो ब्रह्म ब्रह्मदेव अशा अर्थाने घेऊ ब्रह्मदेवाला भगवान म्हणाले हे श्लोक जे आता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे ते तुम्ही पुस्तकात बघून माझ्या बरोबर वाचा ते नसतील तुमच्याकडं पुस्तक, तर तुम्हाला समजावं म्हणून मी वाचतो पण वास्तविक ते श्लोक आणि तो अर्थ मला वाचून दाखवायचा आहे भगवान म्हणतात नीट लक्ष द्या त्वयाहम तोषित सम्यक वेद गर्भ शिश्रुक्षया चिरम भृतेन तपसा दुस्तोष कूट योगिनाम भगवान म्हणाले ब्रह्मदेवा तुझ्या हृदयात सर्व वेदांचे ज्ञान आहेच तू सृष्टी रचनेच्या इच्छेने चिरकाल तपश्चर्या करून मला चांगल्या प्रकारे संतुष्ट केले आहेस मनात प्रापंचिक बुद्धी ठेवून योग साधना करणारे मला कधीच प्रसन्न करू शकत नाहीत भागवत स्कंध दोन अध्याय नऊ श्लोक एकोणीस स्कंध दुसरा अध्याय नऊ श्लोक एकोणीस मनात प्रापंचिक बुद्धी ठेवून योग साधना करणारे मला कधीच प्रसन्न करू शकत नाहीत इति भागवत विचार करा पुढच्या श्लोकात विसाव्या भगवान म्हणतात वरम वरय भद्रम ते वरेशम माभिवांछितम ब्रह्मश्रेय परिश्राम पुंसो मद्दर्शनावधीही तुझे कल्याण असो तुझी इच्छा असेल तो वर माझ्याकडे माग वर देण्यास मी समर्थ आहे वर देण्यास मी किंवा मी तर योजत शब्द मीच समर्थ आहे जीवांच्या सर्व कल्याणकारी साधनांचे पर्यवसन माझे दर्शन हेच आहे पुढचा श्लोक मनीषितानुभावोयम मम लोकावलोकनम यदुपश्रुत्य रहसी चकर्थ परमं तपहा तू एकांतात माझी वाणी ऐकून एवढी घोर तपश्चर्या केलीस म्हणून माझ्या इच्छेनेच तुला माझ्या लोकांचे दर्शन झाले हे वैकुंठ लोकाचे दर्शन झाले <clears throat> प्रत्यादिष्ट मया तत्र त्वयी कर्म विमोहिते तपो हृदय साक्षात आत्माहम तपसो नघ बावीसावा श्लोक सृष्टी रचनेविषयी किन कर्तव्य मोड झालेल्या तुला तप करण्याची मी आज्ञा केली कारण हे निष्पाप ब्रह्मदेवा तप हे माझे हृदय आहे आणि मी स्वतः तपाचा आत्मा आहे <coughs> भगवान म्हणतात तो हे माझे हृदय आहे आणि मी स्वतः तपाचा आत्मा आहे पुढे भगवान म्हणतात सृजामी तपसै वेदम ग्रसामी तपसा पुन्हा मी तपसा विश्वम वीर्यम मे दुश्चरम तपहा मी तपानेच या सृष्टीची उत्पत्ती करतो मी करतो भगवान म्हणतात आणि मी करतो म्हणजे त्या सृष्टीच्या उत्पत्तीसाठी मी तुला उत्पन्न केलेला आहे आणि तुझ्या मार्फत मी ही सृष्टी निर्माण करतो मी तपानेच या सृष्टीची उत्पत्ती करतो तपानेच तिचे धारण पोषण करतो आणि पुन्हा तपानेच या सृष्टीला विलीन करतो तप ही माझी एक श्रेष्ठ शक्ती आहे हे गुह्य ज्ञान सांगतात बर का सगळं मला जर चतुश्लोकी भागवत समजून घ्यायचं असेल तर मला पण तप केलं पाहिजे तपश्चर्या केली पाहिजे आणि कलियुगात भगवंतांच्यासाठी तप करणं म्हणजे नामस्मरण दुसरा त्याला इलाज नाही आता असं भगवन वेळेला ब्रह्मदेवाला म्हणाले त्यावेळेला मग ब्रह्मदेवाने वर मागितला आणि तो काय वर मागितला ते स्कंद दुसरा अध्याय नववा श्लोक चोवीस ते एकोणतीस मध्ये आहे त्याबद्दल विवेचन पुढच्या प्रवचनात रामकृष्ण गोविंद